छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता काय म्हणताय सूर्यराव तुम्ही सरळ सरळ उघड्या मैदानात मुघलांना भिडायचं सूर्यरावांनी खंबीरपणाने उत्तर दिलं होय महाराज आता या मोगली फौजांचा माज खुल्या मैदानातच उतरवायचा महाराज म्हणाले सूर्यराव जवळपास पन्नास हजारांची मोगल फौज आहे हत्ती घोडे उंट तोफा बंदुकांनी फौज अगदी सज्ज आहे सरळ खुल्या मैदानात भिडायचं म्हणजे काहीही होऊ शकतं किती माणूस खर्ची पडेल काही सांगता येणार नाही युद्धाचा परिणाम काय होईल सांगता येणार नाही नको नको आम्हाला आमच्या माणसांची काळजी वाटते सूर्यरावांचा निर्धार मात्र ठाम होता महाराज आम्ही जीवाची पर्वा करीत नाही रामजी पांगेरा सहाशे माणसांसोबत दिलेरला समोर भिडला बाराशे पठाण कापून दिलेरला त्यानं मागं ढकलला सगळ्या मावळ्यांचे हात मोगलांना दणका द्यायला सळसळत आहेत एकदा त्यांना खुल्या मैदानात असं चोपू की त्यांची पुन्हा स्वराज्याकडे पाहण्याची हिंमतही होणार नाही सूर्यरावांनी निर्धार तर व्यक्त केला खरा पण महाराज अजूनही चिंतितच होते पण सूर्यराव पन्नास हजारांची बलवान मुघल फौज सरळ खुल्या मैदानात अंगावर घ्यायची म्हणजे तेवढ्यात पेशवे मोरपंत पिंगळे म्हणाले महाराज सूर्यराव म्हणतात त्यातही तथ्य आहे आजवर आपण गनिमी काव्यानं लढलो याचा अर्थ आपण कमजोर आहोत असा मुघलांचा गैरसमज झालाय खुल्या मैदानात मुघलांशी आपण समोरासमोर लढू शकत नाही असा गैरसमज औरंगजेबानं आणि त्याच्या फौजांनी ठाम करून घेतला आहे साल्लेरीला भक्कम वेडा आहे डोंगर दयांमध्ये ते आपल्याला हरवू शकत नाही म्हणून त्यांनी आता आपल्या रयतेवर जुलूम करायला सुरुवात केली मागच्याच महिन्यात दिलेर खानानं पुण्यात घुसून नऊ वर्षांच्या वर प्रत्येक जणाची आम कत्तल केली किती वाड्या वस्त्या गाईगुरं गावं आणि पिकांची नुकसान केली त्याची तर गणतीच नाही एकदा खुल्या मैदानात मोगलांना लोळवलं तर चांगलं पाच सहा वर्ष ते स्वराज्याकडे फिरकणार सुद्धा नाहीत एवढे खच्ची होतील साल्लेरीचा किल्ला जर पडला महाराज तर दक्षिणेकडे येणाऱ्या आणि कोकणात उतरणाऱ्या वाटा मोकळ्या होतील बागलाण हातातून निष्ठून जाईल स्वराज्याचं मोठं नुकसान होईल त्यामुळंच साल्लेरला चाळीस पन्नास हजारांच्या मोगलांनी आजगरी विळखा घातलाय साल्लेरीला वेडून ते स्वराज्यावर जुलूम जबरदस्ती करीत आहे म्हणजे पेशवे मोरोपंत पिंगळेही सूर्यरावांशी सहमत होते पन्नास हजारांच्या ताकदवान मुघल फौजांशी सरळ सरळ खुल्या मैदानात भिडायचं असा त्यांचाही निर्धार होता महाराज आता फारच अस्वस्थ झाले होते आणि पिंजऱ्यात कोंडलेल्या एखाद्या वाघासारखे ते महाडच्या त्या शामियान्यात विचार करीत एरझरा घालत होते स्वराज्यावर मुघलांचं संकट येईल असा महाराजांचा अंदाज होताच पण ते इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि इतक्या लवकर येईल असा अंदाज नव्हता सोळाशे सत्तर आणि सोळाशे एकाहत्तर ही दोन वर्ष स्वराज्यासाठी प्रचंड यश मिळून देणारी ठरली होती तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली होती सोबत मुघलांचं कारंजही लुटलं होतं वणी दिंडोरीच्या लढाईत महाराजांनी स्वतःच पाठलागावर येणाऱ्या मुघल फौजदाराला चांगलंच चोपलं होतं त्यानंतर मोरोपंतांनी औंढा पट्टाक त्र्यंबक आणि साल्लेरचे किल्ले जिंकले होते मुल्लेरलाही शह दिला होता बागलान नाशिक खानदेश आणि उत्तर कोकण प्रांतात मोरोपंत पिंगळेंची तलवार चांगलीच चमकत होती सरनौबत प्रतापराव गुजर औरंगाबाद आणि इतर दख्खनी मुलखात पराक्रमाचा थैथायाट करीत होते स्वराज्याचं आरमारही समुद्रावर धुमाकूळ घालत होतं इंग्रज पोर्तुगीज आणि जंजिराची सिद्धी हबशी यांना चांगलाच शह बसला होता ते चिळीचूप बसून चुपचाप देवाची प्रार्थना करीत होते स्वराज्य चौफेर वेगानं विस्तारत होतं आणि दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेब हा त्यावेळी जगातला सर्वात जास्त ताकदवान शासक आणि सम्राट होता पण ह्या औरंगजेबाचा शिवाजी महाराज मात्र चांगलाच दूर काढित होते सुरत कारंजाची लूट त्यापाठोपाठ साल्लेरचा पाडाव आणि बागलांचा पाडाव औरंगजेबाच्या चांगलाच जिवारी लागला होता औरंगजेबानं चौताळून गुजरातचा सुभेदार बहादूर खान कोकलताश बुरहानपूरचा सुभेदार दिलेर खान दख्खनचा सुभेदार महाबत खान त्यासोबत मातब्बर मुघल सरदार बहलोल खान आणि इखलास खानाला प्रचंड ताकदीची फौज मोठी सैन्य साधन सामग्री आणि स्वराज्यात फितुरी करण्यासाठी खजिन्याच्या मोठ्या पेटा देऊन स्वराज्यावर रवाना केलं होतं सुरतेवरून मोठं मुघली आरमार स्वराज्यावर चाल करण्यासाठी वेगानं रवाना झालं होतं इखलास खान बहादूर खान दिलेर खान बहलोल खानाच्या चाळीस पन्नास हजारांच्या फौजांनी साल्हेर किल्ल्याला वेढा दिला साल्हेरला वेढा बसल्यामुळं महाराजांच्या फौजांचा उत्तरेकडचा रस्ता कोकणचा उत्तर भाग आणि बागलांचा प्रदेश याला चांगलाच शह बसला होता वेढा देऊन उरलेल्या मुघल फौजांच्या दोन मोठ्या सैनिकी तुकड्या करण्यात आल्या एका तुकडीचं नेतृत्व दिलेर खान करीत होता तर दुसरी तुकडी बहादूर खानाच्या ताब्यात होती आणि ह्या दोन तुकड्या स्वराज्यात थैमान घालू लागल्या गावच्या गावं जाळू लागल्या निष्पाप रयतेच्या रोज कत्तली होऊ लागल्या बाया बापड्यांच्या इज्जती लुटू लागल्या आणि गाईगुरांच्या कत्तली होऊ लागल्या उभ्या पिकांना आणि घरादारांना आगी लावल्या जात होत्या डिसेंबर सोळाशे एकाहत्तर मध्ये दिलेर खाननं थेट पुण्यावरच चाल केली क्रूर आणि निर्दय दिलेर खानानं नऊ वर्षावरील प्रत्येक पुरुषाची अगदी निर्दयपणे कत्तल केली पुणे लुटून आणि जाळून फस्त केलं शेकडो निष्पाप नागरिक दिलेर खानाच्या हातून मारले गेले सामान्य दुर्बळ आणि निष्पाप नागरिकांवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या भ्याड मोगलांचा प्रत्येक मावळ्याला अतिशय संताप आला होता या अन्यायाचा बदला घेण्यासाठी प्रत्येक मावळ्याचे हात सळसळत होते मुघलांना चांगली जबरदस्त अद्दल घडवून स्वराज्याचं तातडीनं रक्षण करणं गरजेचं होतं मग महाराजांनी बऱ्याच विचारांती जड अंतःकरणाने या योजनेला परवानगी दिली नाशिक खानदेश दख्खन भागातल्या सर्व मराठी सरदारांना तातडीचे खलिते रवाना करण्यात आले सूर्यरावांना तर आता भलताच उत्साह चढला होता पुरंदर तालुक्यातल्या पांगरी गावचे देशमुख असणारे सूर्यराव काकडे महाराजांचे बालपणीचे मित्र होते अगदी स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेपासून म्हणजे रोयडा किल्ला सर करण्यापासून असंख्य महत्वाच्या योजनांमध्ये सूर्यरावांचा महत्वाचा हात होता सूर्यराव प्रत्येक मोहिमेत आनंदानं आणि हिरिरीनं पुढाकार घेत निदड्या सूर्यरावांना भीती माहीतच नव्हती सरसेनापती प्रतापराव गुजर आणि आनंदराव मकाजी त्यावेळी औरंगाबाद प्रांतात होते महाराजांनी त्यांना लगबगीनं सॅलरीचा वेढा सैल करण्यासाठी कूच करण्यासाठी सांगितलं पेशवा मोरोपंत पिंगळे आणि सूर्यराव काकळे कोकणच्या रस्त्यानं साल्हेरीकडे रवाना झाले प्रतापराव गुजर आणि आनंदराव मकाजी औरंगाबादवरून सुमारे पंधरा हजारांची फौज घेऊन दिंदोरीकडे निघाले पेशवे मोरोपंत पिंगळे आणि सूर्यराव कोकणातून त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिकला टाळून दिंडोरीकडे निघाले होते रस्त्यामध्ये रूपाजी भोसले खंडोजी जगताप गोदाजी जगताप व्यंकोजी दत्तो मानाजी मोरे विसाजी आणि मुकुंद बल्लाळ असे अनेक मातब्बर सरदार येऊन मिळत होते गुप्तहेर खात्याचे प्रमुख बैरजी नाईक जाधवांचे शेकडो जासूस रात्रंदिवस धावपळ करत होते जेव्हा वणी दिंडोरीजवळ स्वराज्याच्या दोन्ही तुकड्या एकत्र झाल्या म्हणजे प्रतापराव आनंदरावांची तुकडी आणि मोरोपंत सूर्यरावांची तुकडी एकत्र आली तेव्हा स्वराज्याच्या मावळ्यांची संख्या ही जवळपास चाळीस हजारांपेक्षाही जास्त होती महाराजांचं संपूर्ण लक्ष साल्लेरीच्या रस्त्याकडे लागलं होतं मराठी फौजेनं युद्धाची संपूर्ण योजना बनवली प्रतापराव गुजरांनी घोडदळाचं नेतृत्व स्वीकारून मुघल घोडदळाला हुल द्यायची आणि त्यांना युद्धभूमीपासून दूर न्यायचं अशी योजना आखली होती आणि सूर्यरावांनी दक्षिणेच्या दिशेकडून मुघल फौजांवर सरळ सरळ समोरून हल्ला करायचा असं ठरलं होतं मोरोपंतांनी सूर्यरावांना पाठबळ पुरवण्यासाठी एका पश्चिमेच्या अंगानं अचानक हल्ला करण्याची जबाबदारी स्वीकारली होती ही लढाई स्वराज्याची दिशा बदलवणारी होती म्हणून प्रत्येकजण ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून फारच काळजी घेत होता साल्लेरच्या आसपास मुघली फौजांचा अजगरी अजस्र वेढा पडला होता साल्लेर म्हणजे सह्याद्रीचा शिरोमणीच होता नंतर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिखर होतं अतिशय सुंदर आणि देखणा असलेला दुर्गम साल्लेर किल्ला कोकण मुंबई सुरत बागलाण आणि खानदेशांच्या रस्त्यांवर नियंत्रण ठेवू शकत होता साल्लेर म्हणजे मुघल साम्राज्याच्या छातीत घुसलेला स्वराज्याचा बाण होता त्यामुळेच वेदनेनं औरंगजेब तडफडत होता मुलांच्या फौजेत शेकडो हत्ती होते वीस पंचवीस हजार घोडदळ होतं दहा हजार उंट होते आणि हजारो बैल होते सुस्त मगली तांडा मोठ्या मजेत होता इखलास खान आणि बहलोल खान मोठ्या ऐशोआरामात रोजच दारूचे प्याले रिचवत आणि सुंदर तरुणींचं नाच गाणं ऐकत वेढ्याचं नियंत्रण करत होते मराठे आपल्याशी इथं उघड्या मैदानात लढायला येतील असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता सोळाशे बहात्तर सालच्या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील एक सुंदर पहाट होती गवत चगळत सुस्त मुघलांचे सुस्त हत्ती मस्तीत झुलत होते पहाऱ्यावरचे जागले सोडले तर सगळी मुघल फौज मस्तीत घोरत होती उंट माना टाकून स्वस्त पडले होते घोडे अधूनमधून खिंकाळत होते छावण्या शामियाना बाजार बुणग्यांचे कापडी तळ सर्वत्र पसरलेले होते त्या गुलाबी थंडीत सगळीकडे धुकं पसरलेलं होतं आणि तेवढ्यात तुताऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज दऱ्यांमध्ये घुमला साल्लेरच्या किल्ल्यावरूनही तोफा दणानू लागल्या मुघल फौजांची तारांबळ उडाली सगळी फौज गडबडून जागी झाली इखलास खानासमोर धापा टाकत दूत हादर झाला सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता इखलास खानाला दूत म्हणाला हुजूर मरट्टों सेनापती प्रतापराव पाच हजार घुड़सवारों की फौज लेकर हम पर हमला करने के लिए आ रहा है इखलास खान यावर गड़बड़ला आणि त्यानं आदेश दिला जाओ हमारे घुड़सवार को तयार करो जवाब खतरनाक होना चाहिए एक बी मरहट्टा जिंदाना बचे आणि मग मुघल फौजेत युद्धाच्या नौबती जळू लागल्या लोखंडी ताल ठणाणू लागले गडबडीनं घोड्यांवर खोगीर चढवून घोडी तयार करण्यात येऊ लागली हत्तींवर हौदे बसवण्यात येत होते गडबडीनं माहूत अंकुश घेऊन हत्तींवर चढत होते बंदूकबाज आणि हलक्या तोफांवाले तोपची हत्तींवरच्या हौद्यात येऊन बसत होते आपले सुपांसारखे कान फडकावत हत्ती गडबडीनं उठत होते चित्कार करत होते उंट धडपडत उभे राहत होते घोडे खिंकाळत टापा जाडत होते मुघल फौज अर्धवट तयारीत असतानाच प्रतापरावांची घोडेस्वारी फौज एखादा विजेचा जळता लोळ कोसळावा तशी मुघलांवर अचानक तुटून पडली भयंकर कत्तल माजवली त्या झपाट्यात शेकडो मुघलांची कत्तल झाली फार किंकाळ्या आणि गोंधळ उडाला होता भयंकर कापाकापी चालवली होती ह्या अचानक झालेल्या हल्ल्यानं हादरलेली मुघल फौज गडबडीनं तयार झाली आणि त्यांनीही तयारी करून लगबगीनं घोडेस्वारांची रांग बनवली आणि त्वेषाने लढण्यासाठी पुढे आली तोच प्रतापरावांचं घोडदळ पाठ दाखवून हुल देत वेगानं माघारी फिरलं भयंकर कत्तल आणि नुकसान झाल्यामुळे चिडलेलं मुघल गोडदळ वेगानं प्रतापरावांच्या पाठलागावर गेलं इखलास खान आणि बैलोल खानानं सुटकेचा निश्वास सोडला आणि तो हसत म्हणाला हे हे हे, ये तो सिर्फ डराने आए थे मुझे तो पहले से ही पूरा यकीन था इस बात का हमारे सामने आकर खुले मैदान में जंग करे इतना हौसला इन बुजदिल मरट्टों में कहा ये तो छुप के ही लड़ते हैं इस इकलास खान की बहादुरी को तो सारी दुनिया जानती है अब देखो हमारे जाबाज घुड़सवार मरहट्टों को भगा भगा कर दौड़ा दौड़ा कर मारेंगे मग गडबडीनं उठलेली सगळी मुघल फौज हसत हसत सुस्तावली आणि परत आपल्या जागेवर जाऊ लागली मुघल फौज आता निर्धास्त होती हत्ती पुन्हा बसू लागले उंटांनी पुन्हा आपले पुढचे पाय टेकवले शेच दहा पंधरा मिनिटं गेले असतील तेवढ्यात चारी दिशांनी अचानक शिंगे करणे घुमू लागले हर हर महादेवच्या घोषणा चारी बाजूंनी ऐकू येऊ लागल्या गडावरच्या तोफा परत गरजू लागल्या बहुती काय होतंय हे इकलास खान आणि बहलोल खानाला कळतच नव्हतं हे दोघही पुरते गोंधळून गेले होते तेवढ्यात चार पाच जासूस धापा टाकीत गडबडीनं तेथे आले आणि ते म्हणाले हुजूर गरजब हो गया ने हमारे सारी फौज को चारों तरफ से घेर लिया है हमारे जाने के सारे रास्ते उन्होंने रोक लिए है अब वो हम पर हमला करने आ रहे है इखलास खानानं तर आपल्या तोंडाचा आच वाचला चाळीस पन्नास हजारांची मुघली ताकदवान फौज ज्या फौजेकडे तोपगोळा आणि बंदुकांसारखी प्रचंड सैन्य साधन सामग्री आहे अशा फौजेला चारही बाजूंनी आणि तेही मोकळ्या मैदानात घेरणं इतकी हिंमत मराठे करू शकतील असा त्याच्या स्वप्नातही त्याला कल्पना आली नव्हती अशी जगावेगळी युद्धनीती त्यानं कधी ऐकली सुद्धा नव्हती कितना आहे दुश्मन तादात में इकलास खाननं विचारलं जासुसानं उत्तर दिलं कुछ अंदाजा नहीं हुजूर लेकिन यकीन से मराठों की फौज चालीस हजार के ऊपर ही है जिनमें बीस हजार से भी ज्यादा घुड़सवार शामिल है आता मात्र इखलास खान सटपटला त्याला कापरच भरलं त्याच्याकडे आता विचार करायलाही वेळ नव्हता आणि पळायलाही जागा शिल्लक नव्हती मग त्यानं नाईलाजानं फौजेला लढण्याचा हुकूम दिला हर हर महादेव अशा युद्ध गर्जना जोशात करत मुघलांच्या फौजेवर जवळपास खुल्या मैदानात सह्याद्रीचे तीस चाळीस हजार वाघ चारी दिशांनी तुटून पडले मरू किंवा मारू या निर्धारानच उतरलेल्या मावळ्यांना स्वतःच्या जीवाची ही बिलकुल परवा नव्हती तुंबळ युद्ध सुरू झालं तलवारींचा खणखणाट तोफांचा दंदनाट सगळीकडे किंकाळ्या आरोळ्या धूर सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता हे युद्ध किती महाभयंकर होतं हे तुम्हाला सभासद बखरीतल्या या युद्धाच्या वर्णनावरून येईल बखरकार सभासद चिटणीस लिहितो चार प्रहर युद्ध जाहले मुघल पठाण तोफाचे हत्ती उंट असबा घेऊन युद्ध जाहले पृथ्वीचा दुराळा ऐसा उडाला की तीन कोस औरस सौरस आपले परके लोक माणूस काहीच दिसत नव्हते हत्ती रणास आले तुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा झाले घोडी उंट हत्ती गणना नाही पूर वाहिले रक्ताचे चिखल झाले माणूस त्यामध्ये ऋतू लागले ऐसा कर्दम झाला मारता मारता गोडी जिवंत उरले नाही जे जिंदा सापडले ते सहा हजार गोडी राजियांकडे गणतीस लागले मराठ्यांनी बलोल इखलास असा पराभव केला दिवसभर चाललेल्या या रणकंदनात मुघलांचा सपशेल पराभव झाला दोन्हीकडची मिळून जवळपास दहा हजार ते वीस हजार इतक्या प्रचंड प्रमाणात मनुष्य हानी झाली सूर्यराव काकडींनी या युद्धात पराक्रमाची पराकाष्ठा शर्त केली सभासदकारांनी सूर्यरावांची तुलना महाभारतातल्या कर्णाशी केली बखरखार सभासद लिहितो युद्ध करिता सूर्यराव काकडे पंच हजारी मोठा लष्करी धार करी त्याने युद्ध थोर केले ते समय जंबुरियाचा गोळा लागून सूर्यराव पडले सूर्यराव म्हणजे कोणी सामान्य योद्धा नव्हे भारती जैसा कर्ण योद्धा तेज तोडीचा वीर पडला वरकड ही नामांकित शूर पडले ऐसे युद्ध होऊन फत्ते जाहली दुर्दैवानं या युद्धात सूर्यराव काकडेंना बंदुकीची गोळी लागली आणि मोठा पराक्रम गाजून ते वीरगतीला प्राप्त झाले अनेक शूर मराठा सरदारांनी यावेळी वीरगती मिळवली प्रतापरावांच्या पाठलागावर गेलेल्या मुघल घोडदळावर आनंदरावांच्या घोडदळानं मागून अचानक हल्ला केला आणि प्रतापरावांचं घोडदळ उलटून मागे वळून मुघलांशी लढू लागलं आनंदराव आणि प्रतापरावांच्या कात्रीत सापडलेल्या मुघल घोडदळाची त्यांच्या घोड्यांसकट साप कत्तल करण्यात आली जिवंत राहिलेल्यांनी साप शरणागती पत्करली भयंकर युद्धात मुघलांचे तीस पेक्षाही अधिक मातब्बर उमराव आणि सरदार ठार झाले नामांकित सरदार राव आमिर चंदावतही या युद्धात ठार झाला खुद्द इखलास खान जखमी होऊन मराठ्यांचा कैदी बनला मुघलांचे सहा हजार गोळे सहा हजार उंट हजारो बैल लाखो होनांचा खजिना आणि इतर अनेक मौल्यवान सैन्य सामग्री स्वराज्याला मिळाली स्वराज्याला सव्वाशे हत्तीही या युद्धात मिळाले साल्लेरचा वेडा सुटला त्यापाठोपाठ जवळचा मुल्हेर किल्लाही स्वराज्यात सामील झाला काही उमराव जीव वाचून पळाले त्यांचा पाठलाग प्रतापरावांनी थेट औरंगाबादपर्यंत केला संपूर्ण मुघल छावणी नष्ट झाली होती हजारो मुघलांना कैदी बनवलं गेलं दिलेर खानाला जेव्हा ही बातमी लागली तेव्हा तो धास्तावला आणि आपली फौज घेऊन तो तडक बुरहानपूरला जाऊन लपला अतिशय शूर बहादूर खानही गुजरातला पळून गेला या युद्धातल्या यशामुळे महाराजांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना अभिनंदनपर पत्र लिहिलं त्यामध्ये राजांचा उल्लेख ते जलपती गजपती हयपती आणि गडपती असा करतात समर्थ म्हणतात की शिवाजी महाराज हे समुद्राचे स्वामी आहेत शिवाजी महाराज हे हत्तींचे स्वामी आहेत शिवाजी महाराज हे घोड्यांचे स्वामी आहेत आणि शिवाजी महाराज हे किल्ल्यांचे स्वामी आहेत अशा दैदिप्यमान यशाला पराक्रमी सूर्यरावांच्या वीरगतीमुळं थोडं गालबोट लागलेलं होतं स्वराज्याचं आणखी एक महारत्न खर्ची पडलं होतं महाराज आपला बालसवंगडी सूर्यरावच्या जाण्यामुळं अतिशय हळहळले होते दुःखी कष्टी झाले होते या युद्धातल्या अपमानास्पद पराभवामुळं दुःखी कष्टी आणि क्रोधित झालेल्या औरंगजेबानं बहादूर खानला अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं की आमचा मुलूक शिवाजीनं जिंकला तुमच्यासारख्या मातब्बर सरदारांना नामोहरम केलं हे मला कळवण्या अगोदर तुम्ही मेला का नाही जगलातच कशाला आदिलशहा कुतुबशहा फिरंगी हापशी सगळे शिवाजीला नजरांना पाठवून खुश करतात त्याऐवजी जर तुम्ही सगळे एकत्र येऊन मिळून शिवाजीवर हल्ला केला तर तो शिवाजी संपायला असा किती वेळ लागणार आहे औरंगजेबाचा दुधभाऊ असणारा बहादूर खान कोकलताश तोही औरंगजेबासारखाच बिलंदर होता त्यानं अतिशय सौम्यपणानं औरंगजेबाला बिलंदर उत्तर दिलं आपले पत्र पावले आपण शिवाजीचा बंदोबस्त आम्ही करावं असं म्हणता पण हुजुरांच्या असं लक्षात येत नाही की शिवाजी हा किती भयंकर आणि बिलंदर आहे हुजुरांनी हे लक्षात घ्यावं की शिवाजी आग्र्याला कडेकोट बंदोबस्तात हुजुरांच्याच कैदेत असताना तो एखाद्या पक्षासारखा आपल्या पुत्रासह बुरकन उडून गेला शिवाजी किती भयंकर आहे हे तुम्हाला समजलं तर आम्ही त्याच्याकडून वारंवार पराभूत का होतो हे हुजुरांच्या सहज लक्षात येईल आता शिवाजीचा वकील आपल्याकडे तहाची बोलणी करण्यासाठी येत आहे आणि शहाणपण यातच आहे की आपण शिवाजीशी संधी करून त्याच्याशी संबंध चांगले ठेवूया औरंगजेब आपल्या या दूधभावाचं दूधखोळं बोलणं ऐकून भयंकर संतापला आणि त्यानं शिवाजी महाराजांच्या येणाऱ्या वकिलाला कैद करण्याचं फरमान सोडलं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद